श्री नवनाथ कथासार अध्याय दहावा गहिनीनाथाचा जन्म व संगोपन या अध्यायाच्या श्री श्रीदोष नाहीसे होतात सर्व प्रकारचे कपाट जाते आणि मुलांना दीर्घ आयुष्य लाभते अध्यायाला सुरुवात होत आहे कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षास उपदेश केला वेदशास्त्रात त्याला पारंगत बनवले चौदा विद्याही त्याला पडविल्या सर्व शास्त्रात प्रवीण केले त्याला किमया शिकविली साबरी विद्या रसायन विद्या शिकवली पंच महाकाव्य सांगितली सर्व देवांचा वरदहस्त मिळविला नरशा कालिका महमदा महिषासूर झुटिंग वेताळ मारुती आणि श्रीराम वगैरे सर्वांची दर्शने करविली जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा श्रीरामाने गोरक्षाला मांडीवर बसवले आणि कीर्ती मिळव असा त्याला आशीर्वाद दिला गणपती सूर्य अष्टभैरव मातृका यांनीही मृत्यूभूमीवर उतरून त्याला आशीर्वाद दिले बावन्न वीरांसह श्रीराम सूर्य वगैरे सर्वांनी गोरक्षनाथास वरदाने दिली त्याला तपास बसविण्याबद्दल गोरक्षनाथाला सांगून ते सर्व आपापल्या स्थानी परत गेले एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्र पठण करीत बसला होता मच्छिंद्रनाथ जवळ नव्हता तो एकटाच तेथे होता त्यावेळी मुले खेळत त्याच्या जवळ आली ती मुले चिखल खेळत होती गोरक्षाला त्यांनी चिखलाची गाडी करायला सांगितली परंतु त्यांनी आपल्याला गाडीच करता येत नाही म्हणून तुम्हीच करून घ्या असे सांगितल्यावर मग ती मुले स्वतःच गाडी बनवू लागली त्यांनी गाडी तयार केली पण पुढे त्या गाडीवर बसण्यासाठी एक गाडीवान असावा असा विचार त्या मुलांच्या मनात आला त्याप्रमाणे ती चिखलाचा पुतळा करू लागली परंतु काही केल्या ते त्यांना जमेना म्हणून ती मुले गोरक्षनाथाला पुतळा करून देण्याविषयी विनवू लागले गोरक्षनाथाने त्यांची विनवणी कबूल केली आणि तो चिखल घेऊन त्या चिखलापासून पुतळा तयार करण्यास बसला गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथ प्रकट व्हायचा असा पूर्व संकेत होता त्यामुळेच गोरक्षला पुतळा करण्याची बुद्धी प्रकट झाली नवनारायणांपैकी करभंजन हा गहिनीनाथाचा अवतार घेऊन या मातीच्या पुतळ्यापासून निर्माण व्हायचा होता म्हणून गोरक्षास तशी बुद्धी झाली आणि त्यांनी पुतळा तयार करण्यास घेतला त्यावेळी त्याच्या तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच होता पुतळा तयार झाल्यावर करभंजनाने त्यात प्रवेश केला तेव्हा अस्थि त्वचा मांस रक्त वगैरे सर्व मिळून मनुष्याचा तेजपुंज असा पुतळा बनला मग तो मोठ्याने रडू लागला याच्या रडण्याचा आवाज मुलांनी ऐकला आणि गोरक्षनाथाने भूत आणले असा त्या मुलांनी ओरडा केला लगेच सर्वजण घाबरून दूर पळून गेले पुढे वाटेत मच्छिंद्रनाथ भेटताच त्यांनी त्या मुलांना विचारले मुलांनो तुम्ही एवढ्या जोराने का धावत आहात तुम्हाला घाबरावायचे कारण काय तुम्ही अजिबात भिवू नका मला काय ते सांगा बरं मच्छिंद्रनाथाचे शब्द ऐकून मुलांनी त्याला पुतळ्याची सर्व हकीकत सांगितली मुलांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला शंका आली हा काय प्रकार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असा विचार मनात येऊन त्याने मुलांना सर्व खानाखुना विचारून घेतल्या मुलांनी मच्छिंद्रनाथाला दुरूनच ते ठिकाण दाखवले तिथून एका मुलाचा टाहो त्याला ऐकू लागला तिथून एका मुलाचा टाहो त्याला ऐकू येऊ लागला तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार आहे हे मच्छिंद्रनाथाने जाणून त्या मुलाला उचलून घेतले व तो चालू लागला गोरक्षनाथाने पुतळा केला होता परंतु तोही पळून गेला होता मच्छिंद्र ज्या घरापुढे जाऊन गोरक्षाला हाक मारी त्या घरातील सर्व मुले घाबरून पळत असत शेवटी गुरुजी हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तो तेथून बाहेर आला पण मच्छिंद्रनाथाच्या हातातील त्या मुलाला पाहताच मग तोही परत पळाला त्याला गुरुजवळ येण्याचा धीर होईना गोरक्षनाथ घाबरला आहे हे मच्छिंद्रनाथाने ओळखले आपल्या डोक्यावरचे फडके काढून त्याने त्या मुलाला त्यात गुंडाळून ठेवले आणि गोरक्षनाथाजवळ जाऊन म्हणाला हा मनुष्य आहे व तो नवनारायणांपैकी नारायणांपैकी एक नारायणाचा अवतार आहे हे ऐकून मग गोरक्षनाथाने झालेला प्रकार सविस्तरपणे गुरु सांगितला ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला तो आपल्या शिष्यास म्हणाला जसा तू राखेतून उत्पन्न झालास तसा संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा सजीव झाला त्यात आता करभंजन नारायणाने संचार केला आहे तो भूत नसून मनुष्य रूपात देव अवतरला आहे अशा प्रकारे सर्व वृत्तांत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला भीती सोडायला सांगितली मग गोरक्षासह फडक्यातील मुलाला घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेला तिथे त्यांनी गायीचे दूध आणून मोठ्या प्रेमानं त्या मुलाला पाजले आणि त्याच्यासाठी एक झोळी बनवली झोळीत गहिनी नंदनाला घालून हलवून त्याला निजवले ही बातमी सर्व गावात पसरली तेव्हा गावातील लोक तिथे येऊन त्या मुलाची विचारपूस करू लागले तेव्हा नाथ जो वृत्तांत सांगत तो ऐकून सर्वांना नवल वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्यांकडून मातीचा पुतळा जिवंत करविला हे पाहून ब्रह्मदेवाहून मच्छिंद्रनाथाची योग्यता अधिक आहे असे सर्वजण म्हणू लागले अशा तऱ्हेने सर्व गावात मच्छिंद्रनाथाविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली मच्छिंद्राने हे मूल आता कोणाकडे तरी द्यावे कारण त्याचे कष्ट मच्छिंद्रनाथाकडून होणार नाहीत असं गावकऱ्यांनी सुचविल्यावर मच्छिंद्रनाथ उत्तरला तसे होईल तर फारच उत्तम मुलाला कोणाच्या तरी घरी ठेवावा म्हणजे त्याची व्यवस्था नीट होईल असं गावकऱ्यांनी विचार केला मग मधु नामा नावाचा ब्राह्मण तिथे राहत होता त्याची गंगा नावाची पत्नी महान पतिव्रता म्हणून ओळखली जात होती उभय त्यांना संतती नसल्यामुळं उदास आणि दुःखी होते त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीची हौस वाटत नव्हती ते त्या मुलाचे पालनपोषण आस्थेने मायेने करतील हे जाणून मच्छिंद्रनाथाजवळ त्यांची शिफारस केली गेली गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून अशा चांगल्या स्त्री पुरुषांच्या हातात नाथासारखे रत्न देणे नाथासही योग्य वाटले मुलाला गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले मातोश्री हा पुत्र वरदायक आहे करभंजन म्हणून नवनारायणांपैकी जो आहे याचाच हा अवतार आहे ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर त्यामुळे तुझे कल्याण होईल जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल हा पुढे कसा होईल हे मातुश्री मी तुला आता काय सांगू पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत्र कैलासपती येईल याचे नाव गहिनी असे ठेव आम्ही तीर्थयात्रेस निघालो आहोत बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्ष इथे येईल तेव्हा तू याच्यावर अनुग्रह करील म्हणून तू याचे संगोपन कर त्यावरती श्री म्हणाली बारा वर्षांनी तुम्ही याला परत न्याल त्यामुळे माझ्या प्रेमात भाडोत्रीपणा येईल तेव्हा खरी गोष्ट सांगा मग नाथाने मोहन शास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिचे असताना दूध उत्पन्न झाले मुलास स्तनपान केल्यावर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलाला पाळण्यात घातले आणि त्याचे नाव गहिनी असे ठेवले पुढे मचिंद्रनाथ काही दिवस तिथे राहिला व गावकऱ्यांचा निरोप घेऊन तो गोरक्षासह तीर्थयात्रेस गेला जाताना गोरक्षाची त्याने परीक्षा घेतली आणि तो अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले मग त्याला बद्रिकेदार येथे स्वामींच्या हवाली करून तपाला लावावे असे त्याच्या मनात आले अध्याय दहा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात धन्यवाद